भूक लालसा आणि एक चुकलेला निर्णय प्रिय वाचक हो आज तुमच्यासाठी आम्ही अशी एक गोष्ट घेऊन आलो आहोत जी ऐकताना वाटेल की कुणीतरी अगदी आपल्याजवळ बसून प्रेमाने आणि आपुलकीने ती सांगत आहे ही कथा आहे मनातल्या भुकेची क्षणिक लालसेची आणि एका छोट्याशा निर्णयामागे दडलेल्या मोठ्या शिकवणीची जीवनाच्या प्रवासात आपण सगळेच कधी ना कधी अशा वळणावर येतो जिथे समोर असलेलं आणि दूर चमकणारं यामधील फरक ओळखणं कठीण होतं ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावेल थोडंसं थांबवेल आणि कदाचित तुमच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्याला हलकेच स्पर्श करून जाईल आजच्या धावपळीच्या जगातही जपून ठेवाव्यात अशा मूल्यांची अनुभवांची आणि अंतर्मनात डोकावणाऱ्या भावनांची ही कहाणी आहे चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया कधीकधी भूक पोटात नसते ती मनात असते त्या दिवशी जंगल काहीतरी वेगळंच सांगत होतं संध्याकाळ हळूहळू उतरू लागली होती पण अंधाराआधीच हवा जड झाली होती सह्याद्रीच्या दाट जंगलात थंड वारा वाहत होता पण तो गारवा दिलासा देणारा नव्हता तो अस्वस्थ करणारा होता लाल्या ते सगळं अनुभवत होता फक्त पाहत नव्हता जगत होता भुकेचं ओझं लाल्या कोल्हा दोन दिवसांपासून उपाशी होता असं नव्हे की जंगलात अन्न नव्हतं पण आज त्याचं नशीब त्याच्या विरोधात होतं त्याची पावलं चालताना थरथरत होती पोटातून विचित्र आवाज येत होते जणू आत कुणीतरी धावपळ करत होतं डोळ्यांसमोर सतत एकच चित्र अन्न गरम पोट भरून देणारं आज काहीही करून काहीतरी मिळायलाच हवं तो स्वतःशीच पुटपुटला संधीसमोर उभी राहते जंगलात भटकता भटकता तो एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ आला आणि तिथेच त्याला ती दिसली गौरी कोंबडी ती सावध होती एक पाऊल टाकण्याआधी चारही बाजू पाहत होती जमिनीवरचे दाणे टिपत होती पण मन मात्र सतर्क होतं लाल्याच्या डोळ्यांत चमक आली तो लगेच बाभळीच्या झुडपात लपला ही संधी हातातून गेली तर आजची रात्र फार लांब आहे त्याच्या मनात विचार आला श्वास रोखून तो झेप घेण्याच्या तयारीती होता आणि अचानक तो आवाज ठक ठक ठक जंगल थरथरलं फांद्या जोरात हलू लागल्या पानांचा सडा जमिनीवर पडू लागला लाल्या दचकला हा आवाज कशाचा त्याच्या अंगावर काटा आला इतका मोठा आवाज म्हणजे काहीतरी फार मोठं त्याने वर पाहिलं अंधुक सावली हलणाऱ्या फांद्या गूढ गोंगाट भूक आणि भीती एकत्र आल्या आणि त्यातून जन्माला आली लालसा लालसेचा निर्णय लाल्याने पुन्हा गौरीकडे पाहिलं मग वर झाडाकडे कोंबडी लहान आहे तो स्वतःशीच म्हणाला पण वर काही मोठं असेल तर अनेक दिवसांचं पोट भरू शकेल त्या क्षणी त्याची चतुराई हरवली अनुभव मागे पडला आणि लालसा पुढे आली तो झाडावर चढू लागला संधी निसटते फांद्या तुटू लागल्या पानं सळसळली गौरी दचकला तिने एक जोरदार किंकाळी फोडली आणि जंगलाच्या अंधारात गायब झाली लाल्याने ते पाहिलं पण थांबला नाही आता मागे फिरणं नाही तो स्वतःला समजावत राहिला सत्य समोर येतं शेवटी तो त्या आवाजाजवळ पोचला आणि तिथे ना दात ना डोळे ना शिकार फक्त एक जुना रिकामा ढोल वाऱ्याचा झोत आला ढोल पुन्हा वाजला ठक ठक लाल्याचं हृदय जोरात धडधडलं त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला पश्चात्तापाची रात्र फार गंभीर दुखापत झाली नाही पण अंग दुखत होतं मन त्याहून जास्त तो हळूहळू उठला पोट धरलं आणि अंधाऱ्या जंगलाकडे पाहत राहिला हातातलं सोडून तो स्वतःशीच म्हणाला मी आकाशातलं पाहिलं त्या रात्री लाल्याला उपाशीच झोपावं लागलं पण ती रात्र त्याला काहीतरी शिकवून गेली मॉरल हातात जे आहे त्याची किंमत ओळखली नाही तर जे स्वप्नात दिसतं तेही हातातून निसटतं अति लालसा भुकेपेक्षा जास्त घातक असते प्रिय वाचक हो ही गोष्ट इथे थांबत असली तरी तिचा अर्थ आपल्या मनात थोडा वेळ घोळत राहावा अशीच आहे कधीकधी आपणही नकळत लाल्यासारखेच वागतो समोर असलेलं सोडून दूर चमकणाऱ्या गोष्टीकडे धाव घेतो आणि नंतर मनात उरतो तो फक्त हळवा पश्चाताप ही कथा आपल्याला थांबायला शिकवते एक श्वास घ्यायला सांगते आणि आपल्या हातात जे आहे त्याची किंमत शांतपणे जाणवून देते तुम्हाला या गोष्टीत स्वतःचा एखादा क्षण एखादा निर्णय किंवा अनुभव आठवला असेल तर तो नक्कीच आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा कारण अशाच भावना गोष्टींना जिवंत करतात आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न ही कथा नेमकी कशाबद्दल आहे ही कथा भूक लालसा आणि निर्णय यांमधील नाजूक संघर्ष उलगडते पोटाची भूक नाही तर मनाची भूक माणसाला कशी अडचणीत टाकते हे लाल्या कोल्ह्याच्या अनुभवातून सहजपणे समजतं दोन लाल्याचा निर्णय चुकला का की तो परिस्थितीचा बळी ठरला लाल्याचा निर्णय पूर्णपणे चूकही नाही आणि पूर्णपणे बरोबरही नाही भूक भीती आणि लालसा यांच्या गोंधळात त्याने जे केलं ते आपल्यापैकी अनेकजण आयुष्यात कधी ना कधी करतो तीन कथेतला ढोल काय दर्शवतो ढोल म्हणजे दुरून आकर्षक वाटणारी पण आतून रिकामी गोष्ट आपण जे मोठं समजतो ते नेहमीच खरंच मौल्यवान असेल असं नाही हा भाव ढोलातून व्यक्त होतो चार गौरी कोंबडीचा प्रसंग इतका महत्वाचा का आहे गौरी म्हणजे हातात असलेली संधी ती साधी वाटते पण उपयुक्त असते तिचं निसटणं आपल्याला विचार करायला लावते आपणही अशा संधी नकळत सोडून देतो का पाच या कथेतून वाचकाने काय आत्मसात करावं ही कथा उपदेश करत नाही पण थांबून विचार करायला भाग पाडते हातात जे आहे त्याची किंमत ओळखणं आणि निर्णय घेताना मन शांत ठेवणं ही तिची खरी शिकवण आहे वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारे प्रश्न एक तुमच्या आयुष्यात कधी लाल्यासारखा एखादा निर्णय झाला आहे का दोन समोर असलेलं सोडून दूरच्या गोष्टीकडे धाव घेतल्याचा अनुभव तुम्हाला आहे का तीन तुमच्यासाठी आयुष्यातला ढोल कोणता ठरला चार आज मागे वळून पाहिल्यावर एखादी संधी सोडल्याची खंत वाटते का पाच या कथेतला कोणता क्षण तुमच्या मनाला सर्वात जास्त भिडला